कामाचा ध्यास व परिश्रमाचे महत्व मनुष्यामध्ये एखाद्या कामाचा ध्यास असेल तर तो शंभर पट काम करून घेतो इतके जास्त कार्य करून घेतो की आमच्या कामाला बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल इतक्या विराट प्रमाणात सत्य साहित्य लिहिण्यापासून ते इतकी विशाल संघटना उभी करण्यापर्यंत व इतकी प्रचंड क्रांती करण्यापासून ते एवढा मोठा आश्रम उभारण्यापर्यंतची जी कामे सुरू करण्यात आली ती कशी पूर्ण झाली हाच कामाचा ध्यास आहे व हेच परिश्रमाचे फळ आहे आम्ही परिश्रमापासून स्वतःला वाचविले तर एखाद्या अतिसामान्य पोट भरू माणसासारखेच आमचे जीवन राहिले असते चोरी फसवणूक व चालाखीने जे काही मिळवले असते तेवढ्यावर स्वतःचे पोट भरले असते महागडे कपडे व मौज मजे खातर पैसा उधळत राहिलो असतो परंतु तशा स्थितीत आज आम्ही जे विराट कार्य उभे केले ते कदापि शक्य झाले नसते